ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय सोळावा कालियावर कृपा शुक म्हणाला भगवान श्रीकृष्णाने पाहिले की कालिया नागाने यमुनेचे पाणी विषारी बनवले आहे तेव्हा ते शुद्ध करण्यासाठी त्याने त्या सापाला तेथून दूर पाठवले राजाने विचारले भ्रमण यमुनेच्या खोल पाण्यात भगवान श्रीकृष्णाने त्या सर्पाचे दमन कसे केले शिवाय तो जलचर नसूनही पुष्कळ काळ पाण्यात का आणि कसा राहिला ते सांगावे हे महात्मन स्वेच्छेनुसार वागणाऱ्या अनंत भगवानाने गोपाल रूपाने ज्या दिव्य लीला केल्या त्या लिलामृताच्या सेवनाने कोण बरे तृप्त होऊ शकेल तेव्हा शोक म्हणाला यमुना नदीमध्ये कालिया नागाचा एक डोहो होता त्यामधील पाणी विषाच्या उष्णतेने उकळत असे एवढेच काय त्याच्यावरून उडणारे पक्षीसुद्धा होरपळून त्यामध्ये पडत असत त्या विषारी पाण्याच्या लाटावरून त्यातील लहान लहान तुषार घेऊन वाहणारा वारा जेव्हा बाहेर येईल तेव्हा त्याच्या स्पर्शाने काठावरील झाडे व प्राणी मरून पडत भगवंताचा अवतार दुष्टांचे दमन करण्यासाठीच होता त्यांनी पाहिले की विषाचा वेग प्रचंड असून तेच त्याचे बलस्थान आहे तसेच त्यामुळेच यमुना दूषित झाली आहे तेव्हा श्रीकृष्णांनी कमरेचा शेला घट्ट बांधून ते एका अतिशय उंच अशा कदंबच्या वृक्षावर चढले आणि दंड थोपटून तेथून विषारी पाण्यात त्यांनी उडी मारली सापाच्या विषामुळे यमुनेचे पाणी पहिल्यापासूनच उकळत होते त्यावर लाल पिवळ्या रंगाच्या अत्यंत भयंकर अशा लाटा उसळत होत्या भगवंतांनी उडी मारल्याने ते पाणी आणखीनच उसळले त्यावेळी ते पाणी इकडे तिकडे चारशे हात पसरले अनंत बलशाली भगवंताच्या बाबतीत यात आश्चर्य ते कसले परीक्षिता डोहामध्ये उडी मारून श्रीकृष्ण बलवान हत्तीप्रमाणे पोहू लागले त्यावेळच्या त्यांच्या हाताच्या आपटण्याने पाण्यात मोठा आवाज होऊ लागला कालिया नागाने तो आवाज ऐकला आणि आपल्या निवासस्थानावर कोणीतरी आक्रमण केले आहे हे पाहून ते सहन न झाल्यामुळे तो श्रीकृष्णांच्या समोर आला त्याने पाहिले की समोरच एक मेघाप्रमाणे सावळा सुंदर कुमार आहे त्याच्या वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आहे त्याने पितांबर परिधान केला आहे त्याच्या मनोहर चेहऱ्यावर मंद हास्य झळकत आहे त्याचे पाय कमळाच्या गाभ्यासारखे कोमल आहेत इतके असूनही तो इथे निर्भयपणे खेळत आहे तेव्हा त्याने क्रोधाने श्रीकृष्णाच्या मर्मस्थानी दंश करून त्यांना आपल्या शरीराने वेढून टाकले नागाने वेढलेले श्रीकृष्ण काहीच हालचाल करीत नसलेले पाहून त्यांचे प्रिय सखे गोपाळ अत्यंत दुःखी झाले कारण त्यांनी आपले शरीर सुरहद धनसंपत्ती स्त्री पुत्र इच्छा इत्यादी सर्व काही श्रीकृष्णांनाच समर्पित केले होते त्यामुळे दुःख शोक आणि भीतीने मूर्छित होऊन ते जमिनीवर पडले गायी बैल वासरे अतिशय दुःखी होऊन हंबरडा फोडू लागली भयभीत होऊन जणू काही रडत श्रीकृष्णाकडे ती एकटक पाहत राहिली इकडे व्रजात पृथ्वी आकाश आणि शरीर या तिन्हीमध्ये अतिशय भयंकर असे अपशकून होऊ लागले लवकरच एखादी अशुभ घटना घडणार असे सूचन होऊ लागले नंद इत्यादी गोपांनी ती अपशकून पाहिले आणि बलरामाखेरीज श्रीकृष्ण गायी चारण्यासाठी गेला आहे हे कळताच ते भीतीने व्याकुळ झाले ते भगवंताचा प्रभाव जाणत नव्हते म्हणून ती अपशकून पाहून त्यांच्या मनात आले की श्रीकृष्णावर मरणप्राय संकट ओढवणार असे दिसते या विचाराने ते त्याच क्षणी दुःख शोक आणि भयाने ग्रस्त झाले कारण श्रीकृष्णच त्यांचे प्राण आणि मन होते राजा व्रजातील मुले वृद्ध आणि स्त्रिया यांचे कृष्णावर गायीसारखेच अतिशय प्रेम होते त्यामुळे ते घाबरून कृष्णाला पाहण्याच्या उत्कट लालसेने गोकुळातून बाहेर पडले भगवान कृष्णाचे दुसरे रूप असे बलराम ते लोक इतके व्याकुळ झाल्याचे पाहून हसू लागले परंतु काही बोलले नाहीत कारण त्यांना धाकट्या भावाचा प्रभाव माहीत होता ते प्रिय श्रीकृष्णाला शोधू लागले वाटेतच त्यांना भगवंताची चरण चिन्हे दिसली त्या वाटेने यमुनेच्या तीरावर ते जाऊ लागले परीक्षिता वाटेमध्ये गायी आणि इतरांच्या पावलांच्या ठशा व्यतिरिक्त अधूनमधून भगवंताची चरण चिन्हे सुद्धा दिसत होती त्यावर कमल जव अंकुश वज्र आणि ध्वजाची चिन्हे दिसत होती ती पाहताच ते लगबगीने चालू लागले त्यांनी लांबूनच पाहिले की डोहामध्ये कालिया नागाच्या विळख्यात बांधले गेलेले श्रीकृष्ण निश्चेष्ट असून तीरावर गोपाळ कर्तव्य मूळ अवस्थेत पडलेले आहेत आणि गुरे आर्तस्वराने हंबरडा फोडित आहेत हे पाहून ते सर्व गोप अत्यंत व्याकुळ होऊन मूर्छित झाले गोपींचे मन अनंत गुणांनी युक्त अशा भगवान श्रीकृष्णांच्या प्रेमरंगात रंगले होते त्या नित्य भगवंताचे प्रेम स्मित हास्य नेत्र कटाक्ष तसेच गोड वाणी यांचेच स्मरण करीत त्यांनी जेव्हा पाहिले की आपल्या प्रियतमाला नागाने विळखा घातला आहे तेव्हा त्या अत्यंत दुःखाने करपून गेल्या आपल्या प्रियतमाशिवाय त्यांना तिन्ही लोक भकास वाटू लागले आपल्या लाडक्याच्या पाठोपाठ डोहामध्ये उडी मारावेस निघालेल्या यशोदला गोपींनी कसेबसे धरून ठेवले त्यांच्याही नेत्रातून दुःखाने अश्रुधरा वाहत होत्या सर्वांच्या नजरा श्रीकृष्णांच्या मुखाकडेच लागल्या होत्या काही जणी व्रज मोहन श्रीकृष्णांच्या कथा एकमेकींना सांगत परस्परांना धीर देत होत्या काही जणी तर मृतवत पडलेल्या होत्या श्रीकृष्णच जीव की प्राण असणारे नंदाजी गोप डोहामध्ये घुसू लागले हे पाहून श्रीकृष्णाचा प्रभाव जाणणाऱ्या भगवान बलरामाने त्यांना थोपवून धरले आपल्याशिवाय अन्य गती नसलेली व्रजातील सगळे लोक स्त्रिया मुले आणि गुरे आपल्यासाठी इतकी दुःखी झालेली आहेत हे पाहून मानवी लीला करणारे भगवान थोडा वेळ सापाच्या विळख्यात राहून मग बाहेर आले त्यावेळी त्यांनी आपले शरीर फोगवल्यामुळे सापाला वेदना होऊ लागल्या तो वेटोळे सोडून क्रोधाने फणा उभारून फुतकार सोडू लागला तो त्यांच्याकडे टक लावून पाहू लागला त्यावेळी त्याच्या नाकातून विषारी श्वास बाहेर पडत होता त्याचे डोळे इतके लाल झाले होते की जणू भट्टीवर तापवलेली खापरच त्याच्या तोंडातूनही आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या त्यावेळी कालिया आपली दुभंगलेली जीभ फिरवून आपल्या दोन्ही ओठांचे कोपरे चाटीत होता आणि भयानक डोळ्यांनी विषाग्नीच्या ज्वाळा बाहेर टाकीत होता गरुडाप्रमाणे श्रीकृष्ण त्याच्याबरोबर खेळत पवित्रे बदलू लागले आणि तो साप सुद्धा दंश करण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत पवित्रे बदलू लागला अशा प्रकारे इकडे तिकडे मान फिरून त्याची शक्ती क्षीण झाली तेव्हा श्रीकृष्णाने त्याचा उंच फणा उडी मारून त्यावर ते स्वार झाले नागाच्या मस्तकावर असणाऱ्या लाल मण्यामुळे भगवंताच्या सुकुमार पावलांची लाली अधिकच वाढली सर्व कलांचे गुरु श्रीकृष्ण आता त्याच्या मस्तकावर सुंदर नृत्य करू लागले भगवान नृत्य करणार असे पाहून त्यांचे प्रिय भक्त गंधर्व सिद्ध देव चारण आणि देवांगना मोठ्या प्रेमाने मृदंग ढोल नगारे इत्यादी वाद्य वाजवीत सुंदर सुंदर गीते गात पुष्प वर्षाव करीत भेटवस्तू घेऊन स्तुती करीत भगवंताकडे आले परीक्षिता कालिया नागाला एकशे एक फणा होत्या तो आपली जी जी फणा वाकवीत नसे ती ती कठोर शासन करणारे भगवान आपल्या पायाने खाली दाबीत यामुळे कालिया नागाची शक्ती क्षीण होऊ लागली तो नाकातोंडातून भयंकर रक्त ओकू लागला शेवटी त्याला चक्कर आल्याने तो बेहोश झाला तो डोळ्यातून विष बाहेर फेकू लागे आणि क्रोधामुळे जोरजोरात फुतकार टाकीत असे तेव्हा जी फणा वर उचलीत असे त्याच्यावर नृत्य करीत श्रीकृष्ण आपल्या लाठीने वाकून ते तुडवीत त्यावेळी त्या पुराण पुरुषाच्या पायावर जे रक्ताचे थेंब पडत ते पाहून असे वाटत असे की जणू काही लाल फुलांनी त्यांची पूजा केली जात आहे राजा भगवंताच्या या अद्भुत तांडव नृत्यामुळे कालियाचे फणारूपी छत्र छिन्न विछिन्न झाले त्याचे अंग खिळखिळे झाले आणि तोंडातून रक्ताची उलटी होऊ लागली आता त्याला सर्व जगाचे गुरु असणाऱ्या पुराण पुरुष नारायणांचे स्मरण झाले आणि तो मनोमन त्यांना शरण गेला उदरामध्ये संपूर्ण विश्व धारण करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या वजनाने कालिया गलित गात्र झाला त्यांच्या टाचीने केलेल्या आघातामुळे त्याचे छत्रासारखे फणे छिन्न विछिन्न झाले आपल्या पतीची ही अवस्था पाहून त्याच्या भयभीत पत्न्या भगवंतांना शरण गेल्या भीतीने यावेळी त्यांची वस्त्रे अलंकार अस्ताव्यस्त झाले होते आणि केसांच्या वेण्या विस्कटल्या होत्या त्यावेळी त्या साध्वी नागपत्न्या अतिशय घाबरल्यामुळे आपल्या मुलांना पुढे करीत लोटांगण घालून हात जोडून त्यांनी चराचराचे स्वामी अशा श्रीकृष्णांना प्रणाम केला आणि आपल्या अपराधी पतीला सोडवण्याच्या इच्छेने त्या शरणागत वत्सल अशा त्यांना शरण गेल्या नागपत्न्या म्हणाल्या प्रभो दुष्टांना दंड देण्यासाठीच आपला अवतार झाला आहे म्हणून या अपराध्याला दंड देण्याचं योग्य आहे आपल्या दृष्टीने शत्रू आणि पुत्र समानच असतात म्हणून आपण ज्याला दंड देता तो त्याच्या कल्याणासाठीच असतो आपण आमच्यावरही मोठीच कृपा केली आहे कारण आपण दुष्टांना जो दंड देता त्यामुळे त्याची सर्व पापे नाहीशी होतात हा प्राणी अपराधी आहे म्हणूनच याला ही सर्पयोनी मिळाली म्हणून आम्ही आपल्या या क्रोधाला सुद्धा आपला अनुग्रहच समजतो मागील जन्मामध्ये याने निश्चितच स्वतः मानरहित होऊन आणि दुसऱ्यांचा सन्मान करीत मोठी तपश्चर्या केली असावी किंवा सर्व जीवांवर दया करण्याचा मोठा धर्म केला असावा म्हणूनच तर सर्व जीवस्वरूप आपण याच्यावर संतुष्ट झाला आहात भगवन हा आपल्या चरणकमलांच्या धुळीचा स्पर्श होण्याचा अधिकारी झाला हे त्याच्या कोणत्या साधनेचे फळ आहे हे आम्हाला माहीत नाही यासाठी लक्ष्मी देवीला सुद्धा पुष्कळ दिवसपर्यंत भोगांचा त्याग करून नियमांचे पालन करीत तपश्चर्या करावी लागली होती प्रभो जे आपल्या चरण अर्जाला शरण जातात ते भक्तजन स्वर्गाचे राज्य किंवा पृथ्वीचे सार्वभौमत्व इच्छित नाहीत ब्रह्मपद इच्छित नाहीत की त्यांना रसातळाचे राज्य नको असते त्यांना अनिमादी योगसिद्धींची अभिलाषा असत नाही की मोक्षाची इच्छा सुद्धा असत नाही स्वामी हा नागराज तमोगुणी योनीमध्ये जन्मला असून अत्यंत क्रोधी आहे असे असूनही इतरांना सर्वथैव दुर्लभ असणारे चरणरज याला सहज प्राप्त झाले आहे जे प्राप्त करण्याच्या केवळ इच्छेनेही ही संसार चक्रात पडलेल्या जीवाला साक्षात वैभवाची प्राप्ती होती प्रभो आम्ही आपणास प्रणाम करीत आहोत आपण अनंत ऐश्वर्याचा ठेवा आहात आपण सर्वांच्या ठिकाणी विराजमान असूनही अमर्याद आहात आपण सर्व प्राणी आणि पदार्थांची आश्रय तसेच सर्व पदार्थांच्या रूपांमध्ये सुद्धा विराजमान आहात आपण प्रकृतीच्या पलीकडील परमात्मा आहात आपण ज्ञान विज्ञानाचा खजिन आहात आपली शक्ती अनंत आहे आपले स्वरूप अप्राकृत विकाररहित व निर्गुण आहे आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत आपण प्रकृतीमध्ये एक उत्पन्न करणारे काल आहात कालशक्तीचे आश्रय आहात आणि कालाच्या क्षण कल्प इत्यादी अवयवांचे साक्षी आहात आपण विश्व स्वरूप असूनही त्यापासून वेगळे असे त्याची दृष्टी आहात आपण ते विश्व बनवणारे निमित्त कारण व त्याच्या रूपात बनणारे उपादान कारण सुद्धा आहात प्रभू पंच महाभूते त्यांच्या तन्मात्रा इंद्रिये प्राण मन बुद्धी आणि चित्त आपणच आहात तिन्ही गुण आणि त्यांच्या कार्यरूप अभिमानाच्या योगाने आपण आपल्या साक्षात्काराला झाकून ठेवले आहे आपण अनंत सूक्ष्म विकाररहित आणि सर्वज्ञ आहात शास्त्रांच्या मतभेदानुसार आपण तसतसे होत असता शब्द व अर्थ यांचा संबंध जोडणारी शक्ती आपणच आहात आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत प्रत्यक्ष अनुमान इत्यादी जितकी म्हणून प्रमाणे आहेत त्या प्रमाणांचे मूळ आपणच आहात आपण सर्वज्ञ असून सर्व शास्त्रे आपल्यापासूनच निघाली आहेत प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग आणि या दोघांचे मूळ वेद सुद्धा आपणच आहात आम्ही आपणास वारंवार नमस्कार करीत आहोत आपण वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या चतुर्विवाहाच्या रूपामध्ये असलेले भक्तांचे व यादवांचे स्वामी श्रीकृष्ण आहात आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत आपण त्रिगुणांचे प्रकाशक असून त्यांच्याद्वारा स्वतःला झाकूनही ठेवता गुणवृत्तीमुळेच आपले थोडेसे ज्ञान होते आपण ते गुण आणि त्यांच्या वृत्तीची साक्षी असून स्वयंप्रकाश आहात आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत आपण मूळ प्रकृतीमध्ये विहार करीत असता सर्व जग आपल्यापासूनच प्रकट होते हे ऋषिकेशा मौन हा स्वभाव असलेले आपण मुनी आहात आपणास आमचा नमस्कार असो आपण स्थूल सूक्ष्म या सर्व गतींना जाणणारे तसेच सर्वांचे साक्षी आहात आपण नामरूपात्मक विश्व नसून अधिष्ठानदृष्ट्या विश्वरूप सुद्धा आहात आपण विश्वाचे साक्षी व त्याचे कारणही आहात आपल्याला आमचा नमस्कार असो प्रभो आपण स्वतः कर्म करीत नाही तरी सुद्धा कालशक्ती व प्रकृतीच्या गुणांच्या द्वारा आपण या विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करता आपण सत्य संकल्प आहात आपण जीवांच्या संस्कार रूपात असलेल्या स्वभावांना आपल्या दृष्टिक्षेपाने जागृत करून विश्वाची लीला करता त्रैलोक्यामधील सत्वगुणी रजोगुणी आणि तमगुणी प्राणी या आपल्याच लिलामूर्ती आहेत तरी सुद्धा यावेळी आपल्याला सत्वगुणी जीवनच प्रिय आहेत कारण आपला हा अवतार आणि या लीला साधूजनांचे पालन तसेच धर्माचे रक्षण आणि विस्तार यासाठीच आहे हे शांत स्वरूपा स्वामींनी प्रथमच केलेला आपल्या प्रजेचा अपराध सहन करावा हा अज्ञानी असून आपल्याला ओळखत नाही म्हणून आपण याला क्षमा करावी भगवन कृपा करा आता हा सर्प मरणाच्या दारी आहे साधू पुरुष अबलांवर दया करीत असतात म्हणून आपण आमच्या प्राणस्वरूप पतिदेवाला आम्हाला परत द्या आम्ही आपल्या दाशी आहोत आम्ही काय करावे याविषयी आपण आम्हाला आज्ञा करावी कारण जो श्रद्धेने आपल्या आज्ञांचे पालन करतो त्याची सर्व प्रकारच्या भयापासून सुटका होती शुक म्हणाला भगवंतांनी केलेल्या लताप्रहाराने फना घायाळ होऊन तो नाग बेशुद्ध झाला होता नागपत्न्यांनी अशी स्तुती केली तेव्हा त्यांनी त्याला दयाबुद्धीने सोडून दिली कालियाची इंद्रिय आणि प्राण यामध्ये हळूहळू चेतना आली अतिशय कष्टाने तो श्वासोच्छ्वास करू लागला आणि थोड्या वेळानंतर अतिशय दीनतेने हात जोडून तो श्रीकृष्णांना म्हणाला कालिया म्हणाला नाथ आम्ही जन्मताच दुष्ट तमोगुणी आणि दीर्घ दिवशी आहोत आपला स्वभाव सोडणे जीवांना अतिशय कठीण आहे म्हणूनच तर लोकांना मिथ्या प्रपंचाविषयी जन्मांतरीच्या स्वभावामुळे आसक्ती वाटते हे विश्व विधात्या आपणच गुणांच्या भेदानुसार या जगामध्ये अनेक प्रकारचे स्वभाव सामर्थ्य बल योनी बीज चित्त आणि आकृती निर्माण केले आहेत भगवान आपल्याच सृष्टीमधील जन्मताच अतिशय रागीत अशी आम्ही सर्प आहोत आपल्या त्याग करण्यास कठीण अशा मायेने मोहित झालेले आम्ही स्वप्रयत्नाने या मायेचा त्याग कसा करू शकू सर्वज्ञानी संपूर्ण जगाचे स्वामी अशी आपणच या सर्वाला कारणीभूत आहात म्हणून आता आपण आपल्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे कृपा करा किंवा दंड द्या शोक म्हणाला कालिया नागाची प्रार्थना ऐकून कार्यासाठी मनुष्य झालेले भगवान म्हणाले सर्पा आता तू इथे राहू नकोस तू आपले नातलग पुत्र आणि स्त्रियांसह ताबडतोब येथून समुद्रात निघून जा आता गायी आणि माणसे यमुनेच्या पाण्याचा उपभोग घेऊ देत तुला दिलेल्या माझ्या या आज्ञेचे जो मनुष्य दोन्ही वेळेला स्मरण आणि पठन करील त्याला सर्पापासून कधीही भय असणार नाही जो मनुष्य या माझ्या क्रीडास्थानात स्नान करून पाण्याने देव आणि पितरांचे तर्पण करील तसेच उपवास करून माझे स्मरण करीत माझी पूजा करील तो सर्व पापापासून मुक्त होईल ज्याच्या भीतीने रमणक द्वीप सोडून तू या डोहामध्ये येऊन राहिला आहेस तो गरुड आता तुझे शरीर माझ्या चरणचिन्हांनी अंकित झालेले पाहून तुला खाणार नाही शोक म्हणाला अद्भुत लीला करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी अशी आज्ञा केली तेव्हा कालियानाथ आणि त्याच्या पत्न्यांनी अतिशय आनंदाने व मोठ्या आदराने त्यांची पूजा केली त्यांनी दिव्य वस्त्र पुष्पमाळा रत्ने बहुमूल्य अलंकार दिव्य गंध उठणे आणि अतिउत्तम कमळ पुष्पांच्या हाराने जगताचे स्वामी असलेल्या गरुडध्वज भगवंताचे पूजन करून त्यांना प्रसन्न केले यानंतर अतिशय प्रेमाने त्यांना प्रदक्षिणा घातली वंदन केले आणि त्यांची अनुमती घेतली त्यानंतर समुद्रात सर्पांना राहण्याचे जे एक ठिकाण आहे त्या रमणक द्वीपाकडे त्यांनी आपल्या पत्न्या पुत्र आणि बांधवासह प्रयाण केले लीला मनुष्य भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने त्याचवेळी यमुनेचे पाणी केवळ विषरहितच नव्हे तर अमृताप्रमाणे मधुर झाले या ठिकाणी सोळावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू